स्कंद दहावा अध्याय पाचवा विष्णूचे वचन सर्व देवत्या सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूकडे गेले देवानी त्याचे स्तवन केले देव म्हणाले हे विष्णू कर्मफल देणाऱ्या हे सनातना हे आद्य हे वेदांचा उद्धार करणाऱ्या हे आधारा हे सत्यव्रत धारका तुला नमस्कार असो हे दयासागरा तुझा जय जयकार असो हे पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या तुला प्रणाम असो हे नृसिंह रूपधारी तुला नमस्कार असो हे वामन रूपा तुझा विजय असो हे सहस्त्रार्जुन नाशका तुला वंदन असो हे जमदग्नी सुता तुला नमस्कार असो हे पुलच्छ सुत राक्षसाचा शिरच्छेद करणाऱ्या हे अनंत सामर्थ्यशाली दाशरथी रामा तुला नमस्कार असो हे कंस दुर्योधनामुळे झालेले भूभार नाहीसा करणाऱ्या कृष्णदेवा तुला नमस्कार असो हे बौद्ध रूपा तुला प्रणाम असो हे कल्की रूपधारका तुला नमस्कार असो हे देवा तू भक्त भक्त रक्षणासाठी दहा अवतार घेतलेस खरोखरच तुझ्या वाचून दुसरा दयानिधी कोण आहे असे म्हणून सर्व देवांनी विष्णूची स्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन तो भगवान म्हणाला हे देवांनो मी तुमचे दुःख नष्ट करीन तुम्ही वर मागा माझे स्तोत्र म्हणणारा शोकमुक्त होतो दारिद्र्य आणि दुःख त्याच्या गृहापर्यंत येत नाही हे देवानो मतभक्ताला भूत पिशाच वगैरे कोणत्याही व्याधी उपद्रव देत नाहीत पित्तजन्य कफजन्य रोग त्याला होत नाही तो अकाली मृत्यू पावत नाही तो दीर्घायुषी होऊन पुत्र पौत्रादी सुख भोगतो पण आता फार सांगून काय करायचे आहे हे स्तोत्र पठण केल्यास मुक्ती मिळते म्हणून तुम्ही निशंक होऊन काय कार्य आहे ते सांगा मी तुमच्या दुःखाचा नाश करीन याबाबत अणुमात्र संशय बाळगू नका हे ऐकून सर्वदेव संतुष्ट झाले अध्याय पाचवा समाप्त